श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकसष्टावा श्रीराम म्हणाले हे मुने जसे आमचे स्वप्नातील नगर पुर इत्यादी भासते तसाच जर ब्रह्मदेवांचा वगैरे देह परिग्रह असेल व हे सर्व जर असन्मयच उत्पन्न झाले असेल तर मग आम्हाला त्याचा खरा असा अत्यंत दृढ प्रत्यय कसा येतो प्रपंच सत्य कसा भासतो श्री वशिष्ठ म्हणाले रामा जेव्हा हा वर्तमान कल्पातील पद्मज पूर्वकल्पामध्ये उपासकावस्थेत होता तेव्हा त्याला तत्वज्ञान नव्हते त्यामुळे त्याला त्यावेळचा सर्ग हल्ली आपल्याला जसा हा सर्ग दिसत आहे त्याप्रमाणे चार प्रकारच्या भूत समुदायांच्या रूपाने सत्य वाटत होता पण आता त्याला तत्वज्ञान झालेले असल्यामुळे तो बाधित झाला आहे म्हणून खरा नव्हे जोवर अज्ञान असते तोवर चिती सर्वगा असल्यामुळे जीव सर्व होतो व सर्वत्र त्याचा संसार सत्यसा भासतो पण तो तत्वाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला असल्या कारणाने तत्वज्ञानाने नाश पावणार आहे म्हणूनच प्रजापतीच्या तत्वज्ञानाने बाधित झालेला स्वप्नासारखा जो हा नाजूक प्रपंच प्रतिभास उत्पस्थित झाला आहे तो अज्ञजीवांच्या अहंता प्रत्ययाशी एकरूपसा होऊन अतिदृढ सत्यसा झाला आहे तर मग प्रत्येक कल्पातील प्रजापतीला आपण कल्पिलेला हा प्रपंच तत्वज्ञानाने क्षणात विनाश पावणार आहे असा अनुभव का येत नाही म्हणून विचारशील तर सांगतो ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाला स्वप्रभोग प्रद कर्माचे प्रतिबंध केल्यामुळे स्वप्नात विद्यमान असलेलेही क्षणविनाशी दिसत नाही तर तो ते स्वप्न खरेच मानतो त्याप्रमाणे प्रत्येक कल्पातील प्रजापतीला जीवांच्या अदृष्टामुळे प्रतिबंध होतो व त्यामुळे त्याला हे जगत विनाशी आहे असे वाटत नाही हे रामा या सुप्त पुरुषाच्या प्रतिभासाने हे स्वप्न जसे अनादी अनंत भासते त्याप्रमाणे प्रजापतीलाही हा सर्व विशाल प्रपंच सत्य भासतो जे स्वप्न पुरुषापासून झालेले ते स्वप्न पुरुषात्मकच असते या गोष्टीचा आपल्याला नेहमी अनुभव येतो असे बीज असते जसे बीज असते तसेच फळ होते जे असत्य मनः पुरुषाकडून साधले जाते ते असत्यच असते यासाठी हा प्रपंच व त्यातील जीवांचे कर्म जन्मांतर स्वर्ग नरक इत्यादी व्यवहारास जरी समर्थ असले तरी त्याला अबाधित सत्य मानणे योग्य नव्हे म्हणून असत जगाची दृढभावना करणे अयोग्य आहे त्या भावनेचा त्याग करावा स्वप्न पुरुषापासून जे दृढ प्रत्ययाने आत्म्यामध्ये उद्भवलेले असते ते स्वर्गादी सर्व सत्यच होते हा प्रजापतीचा स्वप्नसर्ग पावसाळ्यातील पुराप्रमाणे निमेष मात्र आहे तथापि त्या एका निमेषातच ह्या सर्व दीर्घ स्वप्नाची कल्पना होते प्रजापतीचा जसा हा स्वप्नसर्ग उदय पावला आहे तसाच सर्व भूतांचा संसाराख्य प्रत्यय उद्भवला आहे प्रत्येक जीवाचा सर्ग निरनिराळा झाला आहे तत्वाचा सत्तेनेच ही सर्व सर्गाची परंपरा उद्भवली आहे जसे जल लाटा भोरे इत्यादी रूपांनी द्रवत्वामुळे विवर्त पावते त्याप्रमाणे ही सर्गलक्ष्मी स्वप्नरूपच आहे खरी नव्हे हे प्रजापतीचे पद सर्गाधिकांसह अत्यंत असत आहे तथापि आपण जशा भावनेने जे पाहतो तसाच त्याचा अनुभव येतो आपण त्याला सत्य मानले तर ते सत्य होते असत्य मानले तर असत्य होते परमात्म्याची अज्ञानाख्य माया अघटित घटना करण्यात कोणी पटाईत आहे त्यामुळे स्वप्न भ्रम इत्यादिकांविषयी असे कसे होऊ शकेल असे म्हणताच येत नाही भ्रमात संभवत नाही असे येथे काही नाही या त्रैलोक्यात विचित्र वस्तुदृष्टी उपलब्ध होतात जलामध्ये अग्नी पेटतो जसा समुद्रात वडवाग्नी आकाशात नगरे असतात जशी देवाची ग्रहे दगडावर कमले उगवतात जसे मृत्तिकेचा लेशही नसलेल्या मेरूवर वृक्ष एकाच प्रदेशी पुष्पफळे इष्टवस्तू राहतात जसे कल्पवृक्षावर सर्व पदार्थ असतात शिळा वृक्षाप्रमाणे फळे देतात जसे चिंतामणी पाषाणात प्राणी असतात जसे दगडात बेडूक दगडाला पाझर फुटतात ज्याप्रमाणे चंद्रकांत म्हणण्यापासून द्रव सुटतो स्वप्नातील भ्रामक ज्ञानात एका क्षणामध्ये घटाचा पट होतो स्वप्नात आपलेच मरण आपण पाहतो त्यावरून असत्य पदार्थाचाही बोध होतो असे ठरते आकाशात आकस्मिक जलधारण केले जाते जसे ढग आकाशात पाणी छताप्रमाणे पसरून राहते जशी मंदाकिनी स्थूळ शिळाही पक्षाप्रमाणे उड्डाण करतात जसे पक्षयुक्त पर्वत शिळेपासून सर्व प्राप्त होते जसा चिंतामणी देवांच्या उद्यानात ज्याची ज्याची इच्छा करावी ते ते पुढे उपस्थित होते पण भलतेच चिंतिलेले सर्व पदार्थ मिळत नाही राघवा मोक्ष उत्पन्न होवो ब्रह्माचा नाश होवो प्रपंच सत्य असो भोग शाश्वत टिकोत नियतेचा भंग हो वेद अप्रमाण होवो इत्यादी संकल्प जरी प्रकल्पवृक्षाखाली केले तरी ते फलद्रूप होत नाहीत अचेतन देहही कर्म करतो जशी कळसूत्री बाहुली सारांश हे व असेच दुसरेही असंभवनीय ठरलेले विचित्र आरंभ व भ्रम शबरगंधर्व इत्यादिकांच्या मायाविलासाने दिसतात दूरदेशी असलेला विस्तृत चंद्र टीचभर दिसतो उत्पातसमयी आकाशात कबंध मुंडकी तोडलेली शरीरे दिसतात प्रयोगादी क्रियेने औषधादी द्रव्याने संचरणीय रत्नांनी पिशाच मद इत्यादिकांच्या आवेगाने उत्पन्न झालेली विचित्र विभ्रम दिसतात गंधर्वांनी निर्माण केलेले अनंत पदार्थ सत्य आहेत असा प्रत्यय येतो कारण सत्य असल्यामुळे त्याच्याशी व्यवहार होऊ शकतो त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या या ब्रह्मांडाचा विनाश कसा होईल तो संभवनीय दिसत नाही असे जरी वाटले तरी कल्पांती त्याचाही विनाश संभवतो तात्पर्य याप्रमाणे या सृष्टीलाही संभवणारा हा सर्गरूप स्वप्नविभ्रम तत्वबोध झाला असता असंभवनीय होऊन सिद्धीला म्हणजे स्वरूप विश्रांतीला कारण होतो अर्थात ब्रह्मदृष्ट्या पाहिल्यास असत्य काही नाही व जगदरूपाने पाहिल्यास सत्य काही नाही तर सृष्टी सर्ग या नावाच्या या स्वप्नात सर्व सर्वत्र सर्व प्रकारे सर्व संभवते स्वप्नात ज्याची बुद्धी निमग्न झाली आहे अशा मनुष्याला जसे सर्व सत्य वाटते त्याप्रमाणे या स्वर्गरूप स्वप्नात ज्याची बुद्धी निमग्न झाली आहे अशाला सृष्टी स्थिर दिसते एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात ज्याप्रमाणे एका भ्रमातून दुसऱ्या भ्रमात पडणारा प्राणी हे सर्व स्थिर आहे असा अनुभव घेतो व त्यामुळे मोहित होतो खड्ड्यात पडल्यासारख्या स्वमोह दोषामुळे एखादा मूड हरिण जसा एखाद्या खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात पडतो त्याप्रमाणे संसारात पाडणारे जे रागद्वेषादी दोष त्यांनी मूढ होऊन ह्या प्राण्याला देहधारण करण्याचा भ्रम होतो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकषष्टीतम सर्ग श्रीराम